श्री नवनाथ कथासार अध्याय अठरावा चंपावतीला जिवंत केल्याचं प्रसंग या अध्यायाच्या नित्यपठनाने ब्रह्महत्येचा सकल दोष नाहीसा होऊन कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल अध्यायाला सुरुवात होत आहे जालंधरनाथाच्या आज्ञेने बद्रिकाश्रमास निघालेला गोपीचंद वाटेने जाताना येणाऱ्या गावात हिंडून पुटापुरती भिक्षा मागून पुढे जात होता तो बैरागी झाल्याची वार्ता गौड बंगालच्या खेडोपाडी पसरली असल्यानं लोक मोठ्या असतेनं त्याला सामोरे जात त्याचे आदरातिथ्य करीत त्याला तेथेच राहण्यास सांगत पण तो विरक्त महापुरुष त्या सर्वांचे सांत्वन करून मार्गस्थ होत असे अशा प्रकारे मार्गभ्रमण करीत करीत तो कौल बंगालमध्ये गेला पौलपट्टण ही त्या देशाची राजधानी होती तेथील राजा तिलकचंद पराक्रमी व सर्व वैभव संपन्न होता गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती गोपीचंदाच्या प्रपंच त्यागाचे आणि त्याने जोग घेतल्याचे व्रत तिथेही कळले होते त्याचे क्षत्रिय कुळाला बट्टा लावणारे ते वर्तन चंपावतीच्या सासरी अजिबात कोणालाही आवडले नव्हते तेथील प्रत्येकजण त्याची निंदाच करीत होता चंपावती बिचारी काय बोलणार त्यांचे बोलणे ती मुकाट्यानं सहन करीत होती पौल पट्टणात गेल्यावर गोपीचंद एका पानवाठ्यावर जाऊन बसला बैरागी झालेला असला तरी त्याचे राजतेज मात्र काही कमी झालेले नव्हते योगायोगाने संपावतीच्या काही दाशी तिकडून जात होत्या त्यांनी गोपीचंदाला ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी राजाला सांगितली तेव्हा आपल्या सुनेचा भाऊ नगरात भिक्षा मागू लागला तर आपली अपकिर्ती होईल असा विचार करून त्याने गोपीचंदाला युक्ती युक्तीने अश्वशाळेत आणून तेथेच खावपिव घालून नगरातून गुपचून हाकलून देण्याचं ठरविलं तरी चंपावतीच्या दासींना त्यांनी काय करायचे ते नीट समजावून गोपीचंदापाशी पाठवले त्यांनी त्यांची भेट घेऊन राजानं तुम्हाला चंपावतीच्या भेटीकरिता राजवाड्यात बोलावले आहे असं निरोप दिला तेव्हा जाता जाता बहिणीला भेटून जावे असा विचार करून तो अश्वशाळेत गेला दास्तीने त्याला मागील दाराने अश्वशाळेत नेऊन बसविले व आपण काही काळ येथेच थांबा राजवाड्यातील सर्व मंडळी आपणाला या ठिकाणीच भेटतील असं सांगून ते निघून गेले राजापाशी जाऊन त्यांनी गोपीचंदला आणल्याचा निरोप दिला सुनेचा भाऊ आल्याचे कळताच राणीने त्याच्यासाठी पंचपक्वानाचे भोजन पाठविले तेव्हा माना अपमानाच्या सर्व गोष्टी विवेकाने दूर सारून तो समत्व बुद्धीने भोजन करू लागला अंतपुरातील राजश्री आते दृश्य गवाक्षातून पाहत होत्या चंपावतीच्या एका ननंदेने तिला तेथे आणून ते दृश्य दाखवले तेव्हा त्या सर्वजणी कुस्थितपणे फिदी फिदी हसून तिच्या भावावर येथेचे तोंडसू घेऊ लागल्या त्यांच्या हिनवण्याने चंपावती अतिशय व्यतीत झाली तो आघात तिला सहन होईना अशी अवहेलना सहन करण्यापेक्षा आपण मेलेले बरे असा विचार करून ती जड पावलाने आपल्या मंदिरात गेली तिने तीक्ष्ण असं खंजीर आपल्या पोटात खोपसून प्राणत्याग केला इकडे गोपीचंदाने आपले भोजन संपवले आणि तिथे आलेल्या दासींना म्हणाला तुम्ही चंपावतीला घेऊन या तिची भेट झाल्यावर मी माझ्या मार्गाने जाईल तेव्हा दासी चंपावतीला बोलावण्यासाठी तिच्या मंदिरात गेला तर त्या ठिकाणी त्या रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेली पाहून ते एकदम किंकाळले त्यांचा अकांत ऐकून चंपावतीची सासू सासरा दीर जावा ननंदा इतर नातेवाईक सेवक यांनी तिच्या महाला गर्दी केली सर्व प्रसादात आक्रोश ऐकू येऊ लागला या अनर्थाला गोपीचंदच कारणीभूत आहे असे म्हणून सर्वजण त्यालाच दोषी ठरवून शिवाय शाप देऊ लागले राजवाड्यातील रडारड ऐकू आल्याने गोपीचंदाने पागेदाराकडे चौकशी केली असं त्याने सांगितले की चंपावतीचा भाऊ बैराग्य होऊन दारोदार भीक मागतो आहे म्हणून तिने आत्महत्या केली ते गुण गोपीचंद मोठाच धक्का बसला आपण इथे आलो आणि चंपावतीच्या मृत्यूला कारण झालो असे लोक म्हणू लागले तर आपली मोठी अपकीर्ती होईल या विचाराने तो उदास झाला काही वेळाने राजवाड्यातली मंडळींनी चंपावतीच्या अंत्ययात्रेची तयारी केली आणि ती स्मशानाकडे निघाली गोपीचंदही त्यांच्याबरोबर गेला जाताना त्याच्या मनात विचार आला आता माघार घेऊन चालणार नाही चंपावतीला जिवंत करून या लोकांना नातपंथाचे सामर्थ्य दाखविलेच पाहिजे त्याशिवाय माझी अवहेलना करणाऱ्यांची तोंडे बंद होणार नाहीत प्रेताला अग्नी देऊ नका मी माझे गुरु जालंधरनाथ यांना इथे आणून चंपावतीला जिवंत करतो असं गोपीचंद त्यांना म्हणू लागला पण लोकांनी त्याला वेडी ठरविले कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते त्यांनी चंपावतीचे प्रेत चितेवर ठेवले तेव्हा कळवळून सांगूनही लोक ऐकत नाहीत हे पाहून तोही चितेवर चढून बसला गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रवढी मिरवतोस तर तुझा चमत्कार पाहायला आम्हाला सुद्धा हवा आम्ही तुला एक प्रेताचा हात काढून देतो तो गुरुला दाखवून त्यांना इथे घेऊन ये तू परत येईपर्यंत आम्ही चार दिवस प्रेत जपून ठेवतो चंपावतीच्या नवऱ्यानं तिचा एक हात कापून गोपीचंदाकडे दिला तो घेऊन तो जीवाच्या आकांताने हेलापट्टणाकडे धावत निघाला हे वृत्त अंतरदृष्टीने जाणून जलंधर वायुवेगाने त्याच्यापाशी प्रगटले त्याला धीर देऊन थेट राजप्रसादात गेले त्यावेळी चार दिवसांनी येणारा गोपीचंदचा गुरु प्रहराच्या आतच आलेला पाहून सर्वांना मोठी नवल वाटले तिलकचंदाने त्यांचे स्वागत केले तेव्हा गोपीचंदाची अवहेलना केल्याबद्दल नाथांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केली मग प्रेताचा हात आपल्या हातात घेऊन नाथाने संजीवनी मंत्र म्हणून त्यास भस्म लावले आणि चंपावतीला हाक मारली तशी चंपावती जिवंत होऊन धावत आली ते पाहून सर्वांना मोठे नवल वाटले तिलकचंदाने नाथाला वंदन करून त्यांची क्षमा मागितली आणि त्यांना भोजन करून जाण्याची विनंती केली त्या दिवशी नाथाने चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगितले आणि भोजन समय आपल्या मुखातील उष्टा घास तिला भरवून अमरत्व दिले कार्य संपन्न झाल्यावर जालंधर हिला पट्टनास तर गोपीचंद बद्रिकाश्रमास निघाला तेथे त्याने बारा वर्ष तपश्चर्या केली त्याचे तप पूर्ण होताच जालंधर तेथे गेला गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करविले आणि त्याला सर्व विद्या शिकवून देवांकडून त्याला वरदाने मिळवून दिली अध्याय अठरावा समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात